चिंतन आणि चारित्र्याचा समन्वय दुसऱ्यांमधील दोष बघण्याआधी स्वतःमधील दोष बघा इतरांच्या दोषांची चर्चा करण्याआधी त्यांची निंदा करण्याआधी आपण स्वतःमध्ये तर त्या गोष्टी नाहीत ना हे तपासून पहा दोष असतील तर आधी त्यांना दूर करा दुसऱ्यांची निंदा करण्यात जितका वेळ घालविता तितका वेळ स्वतःच्या आत्मउन्नतीसाठी लावा असे केल्याने आपणास हे कळून येईल की इतरांची निंदा करीत आपण द्वेषाला जे खत पाणी घालत होतो त्याला सोडून आपण परम आनंद प्राप्तीच्या मार्गाने जात आहोत जग जिंकण्याची आशा बाळगणाऱ्या मनुष्यांनो प्रथम स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न करा तुम्ही असे करू शकलात तर एक दिवस तुमचे विश्व विजेता बनण्याचे स्वप्न साकार होईल तुम्ही जितेंद्रिय रूपाने या साऱ्या जगाला बोटावर नाचवू शकाल तेव्हा या जगातील कोणताही जीव तुमचा विरोध करू शकणार नाही